kiss time. Bitch, भरली मोठी विमान विमान भीमान सोन्या सोन्यानं भरली मोठी मय अभिमान अभिमान सोन्या न भरली मोठी फक्त सांगा दिला इत होती का बोले माया नेसा बामनी परी लुगड तुलाई म्हणाव की भीमाई आई म्हणाव तुलाई म्हणाव की भीमाई आई म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलाविला रमाना माझ्या भीमाच्या नावाच कुंकुलाविला रमाना कुंकुलाविला रमाना कुंकुला रमाना कुंकुलाविला रमाना कुंकुला रमाना माझ्या भीमाच्या नावाच कुंकुला रमा चटोगी वर बाबा साहेब जिंदाबाद ಶಿಖಾ ಸಂಘಟಿತವ ಆಡಿ ಸಂಘರ್ಷಕರ ಶಿಖಾ ಸಂಘಟಿತವ ಆಡಿ ಸಂಘರ್ಷಕರ ಮಾರ್ಗ ಪ್ರಗತಿ ತಾವಿಲಾದಿನ ಭೀಮರಾಯ आमचा बॅकबोन प्रेमाचा राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता माझा आणि तुझा ग तुझा ग दयाळू दाता माझा आणि तुझा ग